समश्लोकी श्रीमद भागवत महापुराण स्कंध दहावा अध्याय पन्नासावा जरासंधाकडून युद्ध आणि द्वारकापुरीचे निर्माण श्री शुकदेवजी सांगतात अस्थिनी प्राप्ती कंस राण्या परीक्षिता निधन दुःखाने पित्याच्या घरी पातल्या पिता मगध राजा तो जरासंधास दुःखते बदल्या विधवा होण्या सकारण प्रसंगतो शोकाकुलपिता झाला क्रोधाने पेटला पुन्हा ठरवी यदुवंशाला युद्धात संपवावया तेवीस अक्षौहिणी सैन्य आणिले मथुरेसनी राजधानी यदूंची ती चौबाजू घेरली असे कृष्णाने पाहिली सेना समुद्रा परिघेरिते आपुले स्वजनो सर्व जनता ही भिली तशी पृथ्वीचा भार हारा या कृष्णे हा देह धारिला कृष्णाने चिंतिले चित्ती जे काय कार्य आपुले चिंतिले छान हे झाले सर्व योद्धेची पातले आता मी मारितो सर्व रथी पाय तसे जरा संधान मारी मी जीवित राहणे बरा तेने तो आणखी काही आणील असुरा इथे प्रयोजन असे माझे पृथ्वीचा भार हारिणे रक्षिणे साधू संताना दुर्जना ठार मारिणे धर्म रक्षा वया ऐसा मी वेळोवेळी जन्मतो अधर्म असारा अनेक देह धारितो गोविंदे चिंतिता चित्ती आकाशी दिव्य होरथ सुसज्ज युद्ध आयुधे सारथे आणिले असे दिव्य सनातनो शस्त्र आपो आपची पातले पाहता भगवान तेव्हा बंधू रामास बोलला शक्तिशाली तुम्ही बंधू तुम्ही स्वामी निरक्षक मानिती यदुवंशी हे आता संकट पातले तुमचे प्रिय आयुध हलमुसळ ही रथी संहारा शत्रुते सारे रथात बसुनी आता स्वजना रक्षिणे तैसे साधूंचे हित साधणे तेवीस अक्षौहिणी सैन्य मोठाची भार हो कमी तेव्हा श्री बलरामाने धारिले कवचोतसे बैसले रथिनी गेले बाहेर मथुरेची कृष्णाचा रथ तो हा की दारू रथी बैसुनी सवे थोडे चिते सैन्य कृष्णे शंख पुंकिला ध्वनी तो ऐकता शत्रू मनात थर्र कापले पाहता मागधो बोले पुरुषा धम कृष्ण तू लहान आणखी होय लढण्याला ज वाटते लपशी मारिशी मामा पळ न चरे लढू तू बळी मरुनी युद्धी इच्छिशी स्वर्ग तो तरी लढणी जाय तू स्वर्गी अथवा मज मारणे भगवान श्रीकृष्ण म्हणाले मागदा शूर जो ऐसा टेंभा ना मिरवी कधी पहा डोक्यावरी मृत्यू न बोल सन्निपातीसा श्री शुकदेवजी सांगतात भानू ढगाने धूम धूम्रे न तो दिसे पै नच झाकलेले तसे बळीनी हरिकृष्ण तेव्हा ध्वजारथानी दिसती न कोणा सज्जात गेल्या मथुरी स्त्रिया त्या कौतुक पाह्या रणभूमीचे ते गरुड चिन्हांकित कृष्ण झेंडा नीताड चिन्हांकित त्या बळीचा ध्वजा दिसेना तै शोक होता मूर्छित झाल्या रमण्या तिथे की श्रीकृष्ण पाही अरितीर तेव्हा असंख्य आले जणू वृष्टी होय व्यथित झाले आपुले ही वीर चारंग धनु ते मग योजी हाते भात्यात घाली कर कृष्ण आणि काढोनी सोडी किती एक बाण धनुष्य ऐसे फिरले तदाकी जै चक्रवातो घुमतो धरेशी हत्तीरथो अश्वहिमागधाचे ते पाय सैन्यो बहुमारले की मेले किती हत्ती तुटो निडोके घोडे शिरावीण किते कमेले रथान घोडा अनसारथी तै तीस्यंदने कैक निकामी झाली तुटोनी बाहू अनपाय मांड्या रणात झाला बहुढी ग मोठा मारी बळी तै मुसळेची शत्रू त्या रक्त पाते सरिताच झाल्या कापीत कोणी आपुलाच शत्रू घोडे निहत्ती जुझती तसेच पुरात सर्पो तै हात तेथे जैका सवे तै शिरे ते कितीक ते मृत हत्ती जनुद्वीप ऐसे नकरा परी अश्वही भासले की माशा परी हात निपाय होते शैवाळ जैसे कचभार भासे ढाली जशा की भवरेच त्यात भित्रे पुराला भिवनी पळाले सेना जरी जिंकी कठीण कृष्णे बळीने त्वरी एली, स्वामी जगाचा करिकाय नोभे हा खेळ त्याया सहजीचा आहे जो निर्मितो नीलिन सृष्टी घेतो कठीण त्याला मग काय विश्वी तरी मनुष्या परिवेशधारी लीला करीतो म्हणणे तयासी मेले ते शत्रुचे सैन्य शत्रुचा तुटला रथ धरितो सिंह जय सिंह तसा मागध बांधिला विपक्षी नृपती कैक मागधे पूर्वी मारिले बळीने बांधिले आज वरुण फास टाकुनी बळी तो मारुही इच्छी परी कृष्णेची सोडिला असुरा जमवी हा तो आणखी मारण्या पुन्हा शूरवीरा से थोर जरा संधा समानिती लाजला तो बळी कृष्णे दयेने सोडिले तया तपस्या करण्या गेला परी मार्गात भूपती भेटले वदले त्याला जिंकू कृष्णा सहोचला चला सेना सर्वची मेलिनी उपेक्षुनी बळी तदा सोडिता खिन्न तो झाला गेला तो मगधी तसा भगवान कृष्ण सेनेत न क्षती पोचली देवानी वरुनी केली फुलांची वृष्टी ते धवा जरासंध हरे तेव्हा प्रजा निर्भय जाहली हृदयी दाटला मोद बंदिनी स्तुती गायली मथुरी पाचता कृष्ण स्वागता भैरी बासुर्या वीणा मृदुंग शंख यांचा घोषही जाहला मार्गे सम्मार्जिले सारे हास्याने खेळ चालले तोरणे शोभले झेंडे द्विजानी मंत्र गायले प्रवेशता असा कृष्ण स्त्रियानी पाहिले तया हार फूल दही तैसे अंकुर वाहिले तया अपार युद्धीचे द्रव्य वीरांचे दागिने हिते दिधले उग्र सेनाला यदुराजास कृष्णने सतरा वेळा जरासंध एवढे सैन्य घेऊन पातला लढला कृष्णा कृष्ण सेने सिही तसा परंतु यादवे कृष्ण शक्तीने हरिले तया मारिता सर्व सैन्य स्वपुरा पातला पुन्हा संग्राम वा तो योजिता नारदे तदा काल यवन तो दैत्य कृष्णाने पाहिला असे आपुल्या समतो कृष्ण यादवी थोर सैन्यते ऐकता तीन कोटीचे म्लेच्छ सैन्याची योजिले अकाली पहिला हल्ला बंधूनी युक्ती योजली विपत्ती दोन त्या एका समयी पातल्या तदा बलवान यवने आज आम्हाला घेरिले असे उद्या वापरवा येई जरा संधही शत्रुतो लढण्या गुंतलो दोघे जरतो भाऊ हे, बांधोनी नेई तो याना बलवान बहुची असे म्हणून निर्मुया दुर्ग दुर्गमो मानवासजो किल्ल्यात ठेवूया सारे मग या वधू बंधूंचा घेतला सल्ला कृष्णाने सागरात त्या निर्मिले द्वार कापूर अठ्ठेचाळीस कोसजे अद्भुत वस्तु त्या तेथे नैपुण्य विश्वकर्मचे योजूनी सडका रस्ते छेदी ती ते परस्परा उद्याने शोभलीस तेथे स्वर्गीय वृक्ष डौलती सुवर्ण शिखरे उंच द्वारे सज्जे हि ते तसे चांदीनी पितळेच्या त्या धान्य कोठ्याही निर्मिल्या स्वर्ण महालनी त्याच्या शिखरा रत्न मौक्तिक मंदिरे वास्तुदेवांची सज्जे सुंदर त्यात ते वर्णचारी असे लोक निवास करण्या असे मध्यभागी नृपाचे नी रामकृष्ण महालही सुधर्मा पारिजातो हे देवेंद्रे दिधले तदा सभाती दिव्य ऐसी की भूक तृष्णा न लागते मनोवेगे असे कैक वरुणे श्याम कर्णने कुबेरे अष्टसंपत्ती लोकपाले विभूती त्या शक्तीनी सिद्ध ही त्याने कृष्णाला दिधल्या पहा तसे तो जन्मता कृष्ण अर्पिल्या पदी सर्वत्या योगमाये तदा कृष्णे स्वजनाद्वारका पुरी दिधले पाठवो निया उरले त्या सरक्षिण्या बळीला ठेविला तेथे विचारे माळ घातली अस्त्रशस्त्र न घेता ते आले बाहेर तई इति श्रीमद्भागवती महापुराणी पारमहंसी संहिता विष्णुदास वसिष्ठ समश्लोकी मराठी रूपांतर पन्नासावा अध्याय हरिओम तत्सत कृष्णार्पणमस्तू